कशी तू समजाव कशी तुद समजाव सांग कशी तुद समजाव सांग कशी तुद समजाव सांग का भामी उगीच राग का भामी उगीच राग कशी तुझ समजाव हास्याहु मधुरसवा हास्याहु उष्ण हेमन्ती उष्णहवा हेमन्ती उष्णहवा सन्धेचा साजनवा सन्धेचा साजनवा हा का प्रणयानुराग हा का ಪ್ರಣಯಾನುರಾಗ ಕಶಿತುಗ ಸಮದಾವು ಸಾಂಗ ಕಶಿತುಗ ಸಮದಾವು ಸಾಂಗ साफे करके फूले साफे करके फूले ओष्ठ कमल देवी फूले ओष्ठ कमल देवी भोवती मधुगंध पळे भोवती मधुगंध पळे का प्रसन्न वदन राग का प्रसन्न वदन राग कशी तुझ समजावू सांग कशी तुझं समजावू सांग होम होमामुप वृत्तिं चो मामुप प्यात् जाडु हे विकल्प प्यात जाडु हे विकल्प होगुण्य निर्विकल्प होगुण्य निर्विकल्प अक्षयकरु यज्ञयाग कशि समदाव सङ्ग कशि समदाव सङ्ग

मुक्तछन्द श्वासां करुप्रबन्ध श्वासांशे करुप्रबन्ध हृदयां मधुप्रयाग हृदयां मधुप्रयाग कशितुद समदा कशितुद समदा का भानि उदीतराज काभा उगीत राग कशितु तदा समदा तमग